धावत खुदू खुद हासत लुटू लुटू धावत खुदू खुद हासत हरियाला आला ग माझा अंगणी हरी ग माझा अंगणी रुंझुण वाळा करी लाडीक चाळा रुंझुण वाळा करी लाडीक अंगणी हरियाला ग जाई जुई फुलली दिवाती कळी कळी फुलली बघ

म्हणू सखे सागणी बालमुकुंद गुणी जणू सखे सागणी जणू सखे सागणी बालमुकुंद गुणी जणू सखे सागणी बालमुकुंद गुणी जणू सखे सागणी धावत खुदू खुदू हातत लुटू लुटू धावत खुदू खुदू हातत हरियाला ग माझा अंगण